समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय बारावा अघासुर उद्धार ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव म्हणतात वनात जाण्या उठला हरी तो घेऊ निहाती स्वयती शिदोरी फुंको निशिंगा कळवी सख्याना वत्सास घेता वनी व श्री कृष्ण प्रेमी किती एक बाळे शिंके छडी बासुरी घेऊन या हाकीत आले आपुल्याही वत्सा घरातून ते मनी मोद झाला हजारो वत्सी कृष्णाच्या आपुले वत्स मेळिले खेळती जाग जागी ते बाळ क्रीडा तशा पहा जरकाचा तशा गुंजा सोन्याचे दागिने तसे पिवळे हिरवे लाल पानांचे खोविती तुरे मोर पंख तसे गेरू धारोनी सजती पह शिंकेनी बासुरी कोणी ठेविती लपवोनिया कळता पहिल्याला तो दुजाच्या वस्तू फेकितो पाहण्या शोभाती जाता श्रीकृष्ण दूरतो तयाला शिवण्यासाठी स्पर्धा ही करीती पहा बासुरी वाजवी कोणी कोणी शिंगासी फुंकितो कोणी भुंग्या सवे गाती कोकिल रव कोणी ते आकाशी उडता पक्षी सावली बघता कुणी तिच्याशी धावती कोणी हंसाची चाल चालती शेपटी माकडाची ती धरिती मारिती उड्या चढती फांदी फांदीशी वाकुल्या दाविती कुणी नदीत खेळती कोणी प्रतिबिंबा सहासती वाकुल्या दाविती येता आपुल्या ध्वनिशी पुन्हा संतांसी ब्रह्म सुखानुभूती जे दास्य घेती हरिच्या पदासी शाली करिता लिलाया गोपात खेळे बहुपुण्य आत्मा अनंत जन्मी जय पुण्य केले त्यानाच लाभे हरिपाद धूळ ते ब्रह्म खेळे नयना समोर ते भाग्यवर्णी अशी कोण वाणी सुरो या समया साला, त्याला नसा सुखी खेळ ऐसा भयान ऐसा भयभीत देव नित चिंतती ते हा बंधुसानो बकराक्षसाचा धाडीयले सही दुष्ट कंसे मनात चिंती बंधुचा हा गोपा अजी मारितो मी मारुनियाना भगिनी निबंधू तर्पो मी करीतोच तृप्त संतान हा तो जीव माणसाचा याच्या वधाने मरतील गूप। झाला तदा आज गरोची दैत्य मार्गात आला गिरी थोर जैसा सर्वांचा आला गिळण्या पहा गुहे परी तो पसरवणी तोंड तो खालचा ओठ धरे साणी ढगास टेके ही ओठ दाढा जशा पर्वत रंग होती जिव्हा तयाची सडके प्रमाणे मुखात अंधार दाटोनी आला श्वासात वारा नयनात अग्नी अघासुरा सपाहोनी बाळा नामौज वाटली वृंदावनी अशी मौज अजगरा सारखी गमे वदती कोणी मित्रांनो सांगा हा जीव भासना जणू हा गिळण्या आला अजगरी मुख का नाही दुसरा वदतो कोणी ढग हा चमके तसा सूर्याच्या किरणे भासे लाल ओठ जसे यया तिसरा वदला कोणी टेकड्या बघया कशा अजगरी दात ते जैसे स्वच्छ दाढा कशा पहा अन्य तो वदला कोणी जंगला आग लागली उष्णते वाहती वारे अजगरी श्वास तो जणू दुर्गंध येई ही जैसा कुजके मांस आत जाई खाईल काहा घुसताच आत बकासुराच्या परिनष्ट होई याला न सोडी जित कृष्ण आता हा कृष्णा कृष्ण मग आत गेले अज्ञानी बाळे वदता असे हे खऱ्या हि सर्पा वदतात खोटे हे जाणे कृष्णो जीव सर्व आत्मा रक्षा वयाला करीतो विचार मनी विचारा करी श्री हरिहा तेव्हाची गेले मुखी सर्व बाळे अघासुराने नच त्या तो वाट पाही कधी कृष्ण येतो जगा सरक्षी हरी ऐकला तो त्राता यया ऐकला मीची जाणे जे दूर गेले मज पासून रे रे तया ग्रासिले नागराजे उपाययोजी कृष्ण ऐसा या ते वधिनेची योग्य मी बाळ सारे जीव वाचवोत नी निश्चय तो मुखी त्याच गेला ढगात लपुनी देवे दुःख उद्गार काढिले राक्षसे पाहता त्याना आनंद चित्ती मानिला मनी इच्छी सर्वाचा वावया मुखी परिकृष्ण तनू केली स्फूर्तीने थोरती। केली तनुती अति थोर कृष्णे दैत्या तो मग दाटलानी बाहेर आले बुबुळे तयाची श्वासा सरोधो निमरो गेला प्राणा सवेते उलटोनी अंग बाहेर आले तनु फाटुनिया सुधा कृपेने हरिपाही बाळ जीवित आले सगळे तदाते त्या स्थूल प्रेती निघली निज्योत प्रकाश झाला सगळ्या दिशाना आकाशी झाली क्षण स्थिर काही याची हरीशी मगली न झाली त्या देवतानी सुमवृष्टी केली त्या अप्सरानाच निगान झाले विद्याधराने मग वाद्य केले नि स्तुती स्तुतिगान केले अद्भुत स्तुती अनगान वाद्ये जयोत्सवाचा ध्वनी सत्य लोकी जाताची ब्रह्मा त्वरी पातलानी कृष्णास नवलावमानी राजा रे सर्पचर्मी ते सुकले व्रजवासिया कितेक दिन ते होते गुंफाची खेळण्या जशी सिहा मोक्ष बाळा नावाच वियले पाचव्या वर्षीची लीला सहाव्या वर्षी गोपते कौतुके सांगती सर्व मातेसी आपल्यातसे तो पाप मूर्ती अघदैत्य होता स्पर्शेची त्याला तरी मोक्ष लाभे आश्चर्य नाही मुळी काही आत तो एकमेव रचितो हि सृष्टी कोण्याही अंगे भिनता मनासी तो मोक्ष देतो तपिया निजैसा निजात्मनंद च मोह स्पर्शी तो राही तेथे गतिशीन शंका सूत सांगतात असे द्विजानो यदुवंशराये परीक्षिताला जीवदान केले तेव्हा तयाने अनरक्षकानी हे ऐकता तो पुसतोची प्रश्न राजा परीक्षिताने विचारले पाचव्या वर्षीची लीला सहाव्या वर्षी बाळते सांगता भूतकाळीचे वर्तमान कसे असे महायोगी गुरुदेवा आश्चर्य वाटते मनी विचित्र घटना त्याच्या माया ही घडली कशी सेवा चुके मी तो क्षत्रिय नाम मात्रची पहा असे मोठे मी कथा मृत प्राशित सूत सांगतात शुकासी ऐसा करिताची प्रश्न लागे समाधी स्मरता हरीला कष्टेची त्यांना मग बोध झाला परीक्षित असे मग बोलले ते इति श्रीमद्भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तू